समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय अकरावा कृष्णाचे गोकुळाहून वृंदावनात जाणे वत्सासूर व बकासुराचा उद्धार ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव म्हणतात पडले वृक्ष मोडोनी नंद गोपादी ऐकती वीजची पडली वाटे भीतीने पातले तिथे पाहिले वृक्ष ते ऐसे नि पडले तदा बांधिता उखळा ओढी कृष्ण बालक हा तरी कृष्णाचे काम हे ऐसे तयानी नच जाणले विचार करुनी त्यांच्या बुद्धीला नच ते कळे बदले अन्य ते बाळ कृष्णाचे काम हे असे ओढिता उखळा येणे पडले वृक्ष हे पहा आम्ही तो पाहिले दोन निघाले पुरुषो इथे खरे न वाटे कोणा बाळाला काय शक्य हे पूर्वलीला या कोणी जाणीती सत्य हे नंदाने पाहिला लल्ला बद्ध हा ओढितो असा हासले पातले तेथे तयानी दोर सोडिले गोपीनी फुगविता तो नाचे बाळ कधी तसा भोळ्या परी कधी गाई हरी हा बाहुली जसा सांगता कधी तो आणि तराजू पाट चप्पला भक्ताना तो देण्या ठोकी हा बुकतो कधी भगवान करिया जगा सदा खवावया, करी ते भक्ती घे नित्य तया नावशमी अस फळे घ्या वदला कोणी विक्रेता द्वारी येऊनी सानुल्या करी हा कृष्ण धान्य घेवोनी पातला सांडले धान्य ते खाली विक्रेता फळ दे बहु निघता पाहतो पाटी फळांचे रत्न जाहले एकदा यमुना काठी बलजी कृष्णजी सवे वाळवंटात खेळाया गेले निरमले तिथे रोहिणी हाक मारी तो नयेता बाळ हे द्वय यशोदा वत्सला हि स रोहिणी पाठवी तसे खूप वेळ तसा झाला यशोदा हाक ते, वात्सल्ये स्तनीचे दूध दाटोनी पातले पहा मोठ्या नेहा कमारी की कन्हैया श्याम सुंदर ये रे ये लाडक्या कृष्णा थकला असशील तू थांबवी होसी तू रोड भुकेने पाजिते तुला प्रिय पुत्रा रामा कुळा आनंद देसी तू आण तू धाकट्या भावा न्याहारी जिरली पहा भोजना बैसले राजे वाट पाहात थांबले यावे घरा सदोघानी मुलानो घरी या तुम्ही धुळीने माखले अंग त्वरित नाऊ ते जन्म नक्षत्र ते आज ब्राह्मणा गाई दान द्या त्या तुमच्या मित्रा मातानी नाविले असे घासून पुसुनी अंग दागिने घातले पहा आता न्हावे तुम्ही आणि लेणे खाणे निखेळणे माता मने प्राण प्रेमेची बद्ध धरोनी दोघा द्वयत्या करास घरास आले मग केले तिने ते करणे जसे जे नंद बाबा तसे वृद्ध एकत्र येऊनी तदा उपाय शोधिती तैसा उत्पात गोकुळी घडे उपनंद असा एक वृद्ध निज्ञानी गोपजो प्रसंगा जाणितो नित्य पुत्र रक्षार्थ बोलिला उत्पात घडती मोठे मुलांना ते अनिष्टची सिद्ध होऊन सर्वानी उपाय योजिने असे पहा हा नंद राजाचा लाडला वाचला असे पूतना करणी तू न टांग्याच्या खालती तसा वादळी रूप दैत्याने आकाशी नेऊनी पुन्हा आपटिले तरी हियाला कुळाला देव रक्षितो यमला अर्जुन ते वृक्ष पडता वाचला असे भगवान रक्षितो आम्हा कृपा त्याचीच मानणे येतील संकटे थोर नष्टीतील ची गोकुळा मुलांना घेऊन सारे जावे दूर कुठे तरी। वृंदावन असे थोर हिरवे नित्य जे नवे पवित्र तृणनी वृक्ष गायीना चांगले तिथे गोप गोपी गायीना रहाया चांगले पहा जर हे रुचते सर्व जाऊया आजची तिथे विलंबनच होया ते गायी गाड्या धरा चला ठीक ठीक असे सारे वदले ऐकता तसे सामुग्री रचुनी टांगे निघाले तिकडे वना स्त्रिया बाळा निवृद्धाना टांग्यात बैसवोनिया चालले पाठीशी गोप जोडोनी धनु बाणते सर्वात पुढती गाई वासरे चालवियले तुतार्या शिंग वाद्यांच्या सवे विप्रही चालिले वक्षासी केशरी लेप वस्त्र हारतसे नवे लेवो त्या गोपी कृष्ण लीलाची गाईल्या। यशोदा रोहिणी याही सजोनी रथी बैसल्या कृष्णनी बळीरामाचे तो तरे बोल वृंदावन असे छान सदैव सुखची सुख अर्धचंद्राकृती टांगे लावोनी गायी रक्षिल्या गोवर्धनगिरी तेथे यमुना वाळवंट ही पाहता हर्षला कृष्ण बळी हि मोदला तसा वृंदावनात गोकुळा परी हे करीती लिला बोबडे बोलती बोल वासरे चारू लागले अन वे दोघे सामग्री खूप घेऊनी गोठ्याशी वत्स चारिती कधी वाजविती वेणू कधी ढेकळ फोडती पैंजना तालते घेती घेती सोंगही गायचे कधी वळू बनोनी या टकरा करीती द्वय माकडे सारिका मोरा परी शब्द कधी कधी एकदा यमुना काठी चारिती वासरे तदा त्यावेळी मारणे हे तू ठेवोनी दैत्य पातला वासरू होऊनी आला कृष्णाने जाणिले असे बलरामा खुणावोनी वत्सात पातले द्वय सुरेख वासरामध्ये रमले दाविती तसे पाठीचे धरुनी पाय तो वत्सासुर कृष्णने मारिला या खैर वृक्षासी फेकला पाहता बाळ गोपांच्या आश्चर्या पार नावरे आनंदे वदले वारे देवता पुष्प वर्षिती लोक रक्षक ते दोघे वत्स रक्षक जाहले त्वरेची उठती नित्य वासरावधी पाळीती एकदा सर्व गोपाळ तळी वत्सास नेततई वासरा पाजले पाणी पिले सर्वची तेजल, मुलानी मुलांनी पाहिला तेथे प्रचंड बसला कुणी इंद्र वज्रे जणू थोर गिरी कापोन ठेविला बकासूर बकाचे ते रूप घेवोन बैसला लांब चोच बळो थोर कृष्णाला गिळले ये बळीनी बाळ गोपाळे गिळिता कृष्ण पाहिला जाता प्राण जसा देह तसे सर्वांस जाहले ब्रह्मा पिताया करीतो लिला की टाळूत जाता जळू लागली ती गिळू पहाता तरी हा गिळेना सोचित तोडे तरी हा तुटेना कंस दूतो झपटे परिया कृष्णे तयाचे जबडे धरोनी कापी जसे डांगर कापणे ते बाळानी देवा बहुमोद झाला जाई चमेली करी घेऊन कृष्णावरी अर्पियले तयानी निशंख ढोला ध्वनी जाहला की हे पाहता बालक हर्षले ते सर्वात येता हरिते धवातो आनंदले जैतनी प्राण आला एकैक येता गळी लागलेनी घरासी येता वदले हि सारे ऐकता विस्मय झाला गोपी गोपादिकांसीही मृत्यूला लढुनी कृष्ण आला तो नित्य पाहती वदती हाय हाय ते लोटे हा पासुनी, अनिष्ट करण्या येता दुष्टा दुःखची लाभले एवढे जाहले तोही असुर भय यासना पतंग विझवी ज्योत न विझे जळती स्वये ब्रह्मवेत्ता महात्म्यांचे असत्य नच हो कधी भविष्य गर्ग विप्रांचे तंतो तंतची होतसे आनंदे नंद बाबानी गोपी गोपादि हर्षुनी बोलती बलकृष्णाचे जणू काहीच ना घडे आंधळी खेळनीसे तू कधी ते माकडा परी विचित्र खेळती लीला बालोचित व्रजिद्वय इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू